अंधारातही उजेड शोधणारी गोष्ट सहा मनांचा एक सत्य प्रिय वाचक हो मनाच्या कोपऱ्यात शांतपणे बसलेली ही कथा आज तुमच्याशी बोलू इच्छिते प्रेम समजूतदारपणा आणि सत्य शोधण्याच्या प्रवासाबद्दल आपण अनेकदा जगाकडे आपल्याच नजरेतून पाहतो पण ही गोष्ट आपल्याला दाखवते की प्रत्येक दृष्टिकोनात एक अंश सत्य लपलेला असतो सहा आंधळ्या मित्रांची ही कथा केवळ अंधाराची नाही तर त्या अंधारातही एकत्र येऊन प्रकाश शोधण्याची आहे ही गोष्ट तुम्हाला समजून घेण्याच्या आणि ऐकण्याच्या सौंदर्याची जाणीव करून देईल ती तुमच्या हृदयाला हलकेसे स्पर्श करेल आणि कदाचित तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल माझं सत्य पूर्ण आहे का चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया आनंदी गावची अनोखी मैत्री एका शांत हिरव्यागार गावात सहा आंधळे मित्र राहत होते त्यांच्या डोळ्यांना प्रकाश नव्हता पण त्यांच्या मनात दिवे पेटलेले होते विश्वासाचे आपुलकीचे आणि हसण्याचे दररोज सकाळी ते चौकात भेटत कोणी बासरी वाजवत कोणी गप्पा मारत तर कोणी फक्त वाऱ्याचा गारवा अनुभवत त्यांचं जग साधं होतं पण त्या साधेपणातही सुख ओतप्रोत होतं हत्तीचं आगमन एका दुपारी गावात अचानक गोंधळ उडाला लोक धावत धावत ओरडत होते हत्ती आला हत्ती आला गावाच्या धुळीत मोठे पाऊल उमटत होते हत्तीच्या सोंडेचा वाऱ्याशी खेळ त्याच्या डोळ्यांतली राजेशाही झळाळी सगळं काही जणू जिवंत स्वप्नासारखं होतं हे ऐकून त्या सहा मित्रांच्या मनात उत्सुकतेची एक ठिणगी पेटली आपण पाहू शकत नाही पण त्याला स्पर्श करून समजून घेऊया एकाने सुचवलं सगळे हसले कारण त्यांना पाहणं म्हणजे अनुभवणं असं वाटत होतं स्पर्शाचं अर्धसत्य ते हत्तीसमोर पोहोचले त्यांच्या हातांनी पुढे जाऊन अंधारात शोध घेतला आणि प्रत्येकाने हत्तीचा वेगळा भाग स्पर्श केला पहिल्याने पाय धरला तो मजबूत थंड आणि खडबडीत होता तो म्हणाला हत्ती म्हणजे खांबासारखा असतो दुसऱ्याने शेपटी पकडली ती हलकी आणि वळवळणारी होती नाही रे हत्ती म्हणजे रस्सी आहे त्याने ठाम सांगितलं तिसऱ्याने सोंड धरली ती मऊ पण जोरदार हलणारी होती हा तर मोठा नळी आहे त्याने हसत सांगितलं चौथ्याने कान स्पर्श केला तो मोठा रुंद आणि पंखासारखा वाटला नाही नाही हत्ती म्हणजे सूप आहे तो म्हणाला पाचव्यानं पोटावर हात ठेवला त्या भिंतीसारख्या विशाल पृष्ठभागावरून त्याचे हात फिरले हत्ती म्हणजे भिंत आहे तो खात्रीने म्हणाला शेवटच्या आंधळ्याने दाताला स्पर्श केला तो थंड कठीण आणि टोकदार होता अरे मूर्खांनो हा तर भाला आहे त्याने हसत सांगितलं अंधारात उठलेले आवाज क्षणात तिथं मतभेदाचे वारे वाहू लागले प्रत्येकजण स्वतःला बरोबर ठरवू लागला त्यांचे आवाज उंचावले आणि संवाद वादात बदलला मीच बरोबर तू काहीच समजला नाहीस त्यांचे चेहरे रागाने लाल झाले पण ते न पाहू शकणारे होते त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांतील अंधार मनात उतरला होता गावकरी गोंधळून गेले हे भांडतात कशासाठी असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता ज्ञानीचा शांत संदेश तेवढ्यात गावाच्या दिशेने एक वृद्ध माणूस चालत आला त्याच्या चेहऱ्यावर शांततेचं तेज होतं डोळ्यांत करुणा होती तो हसला आणि म्हणाला मुलांनो काय एवढं ओरडताय त्यांनी सांगितलं आम्ही सगळ्यांनी हत्तीला स्पर्श केला पण प्रत्येकाला तो वेगळा वाटला वृद्ध शांतपणे ऐकत राहिला मग त्याने प्रेमाने सांगितलं तुम्ही सगळे बरोबर आहात पण अपूर्ण आहात कारण तुम्ही हत्तीचे वेगवेगळे भाग स्पर्श केले पण संपूर्ण हत्ती नाही त्याच्या आवाजात कोमलता होती जीवनातही असंच होतं आपण जे पाहतो तेच सत्य मानतो पण खरं सत्य अनेक दृष्टींनी बनलेलं असतं प्रकाश आणि शांती सहा आंधळे शांत झाले त्यांच्या चेहऱ्यावरचा राग वितळून समजूतदारपणाचं हास्य उमटलं त्यांनी एकमेकांचे हात धरले त्या क्षणी त्यांना कळलं आपण सर्व थोडं थोडं जाणतो पण एकत्र आलो तर संपूर्ण सत्य दिसतं त्या दिवसानंतर त्यांनी ठरवलं कधीही वाद झाला तर आधी ऐकू मग समजून घेऊ आणि शेवटीच निर्णय घेऊ कथेतून मिळणारी शिकवण कधीकधी आपण जगाकडे फक्त आपल्याच दृष्टीने पाहतो आणि समजतो की तेच सत्य आहे पण प्रत्येक गोष्टीचा दुसरा तिसरा आणि चौथा पैलूही असतो म्हणूनच फक्त स्वतःचं मत नका मांडू इतरांचंही ऐका कारण सत्य तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण ऐकण्याचं आणि समजून घेण्याचं संयम ठेवतो शेवटचा विचार कधी तुम्ही जीवनात एखाद्या हत्तीचा फक्त एकच भाग पाहिला आहे का कधी असं वाटलं आहे का की तुमचं मतच अंतिम सत्य आहे थोडं थांबा डोळे मिटा आणि आठवा कदाचित सत्य तिथेच आहे जिथे तुम्ही अजून पाहिलं नाही सत्य एकट्याने दिसत नाही ते समजण्यासाठी दुसऱ्यांच्या डोळ्यांतूनही पाहावं लागतं एफ ए क्यू एक या कथेतून मुख्य शिकवण काय आहे या कथेतून आपल्याला सत्य एकट्याने दिसत नाही हे समजते प्रत्येक माणूस त्याच्या अनुभवावरून निष्कर्ष काढतो पण पूर्ण सत्य जाणण्यासाठी सर्वांचे विचार आणि अनुभव समजून घ्यावे लागतात दोन या कथेतील सहा आंधळे काय प्रतीक आहेत सहा आंधळे वेगवेगळ्या दृष्टिकोनांचे प्रतीक आहेत प्रत्येकजण आपापल्या मर्यादेतून सत्य पाहतो हे समाजातील विविध मतांचे प्रतिनिधित्व करतात तीन ज्ञानी माणसाची भूमिका का महत्वाची आहे ज्ञानी माणूस समज संयम आणि एकतेचा संदेश देतो तो शिकवतो की वाद न करता एकमेकांचे विचार ऐकून घेतले पाहिजेत सत्य कधीच एका व्यक्तीच्या ताब्यात नसते चार ही कथा आजच्या काळात कशी लागू होते आज सोशल मीडियावर किंवा बातम्यांमध्ये लोक त्वरित निष्कर्ष काढतात ही कथा आपल्याला स्मरण करून देते की प्रत्येक गोष्टीकडे सर्व बाजूंनी पाहणे आवश्यक आहे पाच या कथेतून मुलांना काय शिकवता येईल मुलांना शिकवता येईल की इतरांचे मत ऐकणे महत्त्वाचे आहे कारण प्रत्येकाकडे सत्याचा काही भाग असतो समजूतदारपणा आणि नम्रता या गुणांची जोपासना करावी